अध्याय दुसरा भगवंतांच्या बाललीलांचे उद्धवाने केलेले वर्णन श्री शुकदेव म्हणाले जेव्हा विदुराने परमभक्त उद्धवाला अशा प्रकारे त्याच्या प्रियतम श्रीकृष्णांसंबंधी विचारले तेव्हा त्याला आपल्या स्वामींची आठवण झाली आणि त्यामुळे त्याचे हृदय उचंबळून आल्याने तो काहीच उत्तर देऊ शकला नाही जेव्हा उद्धव पाच वर्षांचा होता तेव्हा बालपणी खेळता नाही श्रीकृष्णाची मूर्ती करून तिच्या पूजेत इतका तन्मय होत असे की निहारीसाठी आईने बोलावले तरी तो येत नसे तोच आता पुष्कळ वर्षे त्यांच्याच सेवेत राहून म्हातारा झाला होता म्हणून विदुराने विचारल्यावर आपल्या प्रिय प्रभूंच्या चरणकमलांच्या स्मरणाने तो व्याकुळ झाला अशा स्थितीत तो कसे उत्तर देऊ शकणार तो दोन घटका काहीच बोलू शकला नाही नंतर श्रीकृष्णांच्या चरणारविंद मकरंद सुधा पानाने तीव्र भक्ती युगात बुडून जाऊन तो आनंदमग्न झाला त्याच्या शरीरावर रोमांच दाटून आले आणि अर्धून मिलित नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या अशा प्रकारे उद्धवला प्रेम प्रवाहात बुडून गेलेला पाहून विदुराने त्याचे जीवन कृतकृत्य मानले हळूहळू जेव्हा उद्धव भगवंतांच्या प्रेमधामातून पुन्हा या लोकात आला तेव्हा त्याने आपले डोळे पुसले आणि भगवंतांच्या लिलांच्या स्मरणाने आश्चर्यचकित होऊन तो विदुराला म्हणाला श्रीकृष्ण रूप सूर्य अस्ताला गेल्याने आमच्या घरांना कालरूप अजगरांनी देऊन टाकले आहे आमची घरे ओसाड झाली आहेत आता मी त्यांचे काय कुशल सांगू हो हा मनुष्य लोक केवढा अभागी आणि त्यातून यादव तर अतिशय भाग्यहीन आहेत जे नेहमी श्रीकृष्णांबरोबर राहूनही त्यांना ओळखू शकले नाहीत जसे अमृतमय चंद्राला समुद्रात राहत असतानाही मासे ओळखू शकले नाहीत यादव लोक तर मनातील भाव ओळखणारे मोठे समजूतदार आणि भगवंतांच्या बरोबर एकाच ठिकाणी राहून त्यांच्याबरोबर व्यवहार करणारे होते तरी सुद्धा ते सर्वजण समस्त विश्वाचे आश्रय सर्वांतरयामी श्रीकृष्णांना एक श्रेष्ठ यादवच समजले परंतु भगवंतांच्या मायेने मोहित झालेले हे यादव आणि भगवंतांची विनाकरण वैर करणारे शिशुपाल इत्यादी यांच्या अवहेलना आणि निंदायुक्त भाषणाने भगवंत हेच ज्यांचे प्राण आहेत त्या महात्म्यांची बुद्धी कधी विचलित होत नसे ज्यांनी कधी तप केले नाही त्या लोकांना सुद्धा इतके दिवस दर्शन देऊन आता त्यांची दर्शन इच्छा तृप्त न करताच ते भगवान श्रीकृष्ण आपल्या श्री विग्रहाला लपवून अंतर्धान पावले आणि अशा प्रकारे भगवंतांनी त्यांचे डोळेच काढून घेतले आहेत भगवंतांनी आपल्या मायेचा प्रभाव दाखवण्यासाठी मानवी लीनांसाठी योग्य असे जे दिव्य रूप घेतले होते ते इतके सुंदर होते की ते पाहून संपूर्ण जग तर मोहित झालेच होते परंतु ते स्वतःही आश्चर्यचकित होत होते त्या रूपामध्ये सौभाग्य आणि सुंदरतेची पराकाष्ठा झाली होती त्यांच्या अंगावरील आभूषणे त्यांच्या सौंदर्यामुळे विभूषित झाली होती धर्मराज युधिष्ठिराच्या राजेसूर यज्ञाच्या वेळी जेव्हा भगवंतांच्या त्या नयन मनोहर रूपावर लोकांची दृष्टी गेली तेव्हा त्रैलोक्यातील लोकांना असेच वाटले की सध्याच्या मानव सृष्टीच्या रचनेमध्ये विधात्याची जेवढी चतुराई आहे ती सर्व या रूपात पूर्णतया उतरलेली आहे त्यांचा प्रेमळ हास्य विनोद आणि लिलेली पाहण्याने संबंधित ब्रजबानांच्या नजरा त्यांच्यावरच खिळून राहत असत आणि त्यांचे चित्त असे तल्लीन होऊन जात असे की त्या घरातील काम धंदा अर्धवट सोडून पुतळ्याप्रमाणे उभ्या राहत असत चराचर जगत आणि प्रकृतीचे स्वामी असलेल्या भगवंतांनी जेव्हा असे पाहिले की शांत स्वभावाच्या महात्म्यांना आपल्याच घोर रूपात असलेल्या असुरांकडून पीडा होत आहे तेव्हा ते करुणाने द्रवले आणि अजन्मा असूनही बलरामासह लाकडातील अग्निप्रमाणे प्रगट झाले अजन्मा असूनही वसुदेवाच्या घरी जन्म घेण्याचे कारण लीला करणे सर्वांना अभय देणारे असूनही जणू काही कंसाच्या भीतीने ब्रजवनात जाऊन लपून राहणे आणि अतुल पराक्रमी असूनही कालयवनाच्या समोरून मथुरा नगरी सोडून पळून जाणे या भगवंतांच्या लीला आठवून मला काही सुचनासे होत आहे देवकी वसुदेवांना नमस्कार करून श्रीकृष्ण म्हणाले होते तात माते कंसाचे मोठे भय असल्या कारणाने मी आपली काही सेवा करू शकलो नाही या माझ्या अपराधाकडे आपण लक्ष न देता माझ्यावर प्रसन्न असावे श्रीकृष्णांचे हे शब्द जेव्हा आठवतात तेव्हा आजही माझे चित्त व्याकुळ होते कालरूप असलेल्या ज्यांनी आपल्या केवळ भुवया वाकड्या करून पृथ्वीवरील सर्वभार नष्ट केला त्या श्रीकृष्णांच्या चरणकमल परागांचा सुगंध घेतलेला कोण त्यांना विसरू शकेल आपण सर्वांनी राजसूय यज्ञाच्या वेळी प्रत्यक्षच पाहिले की श्रीकृष्णांचा द्वेष करणाऱ्या शिशुपाला अशी गती प्राप्त झाली की जी योगी कठोर योगसाधना करून प्राप्त करू इच्छितात त्या श्रीकृष्णांचा विरह कुणाला बरे सहन होईल शिशुपालाप्रमाणेच महाभारत युद्धामध्ये ज्या शत्रु पक्षाच्या योद्ध्यांनी आपल्या डोळ्यांनी नयनाभिराम श्रीकृष्णांच्या मुखकमलाचे अवलोकन करीत अर्जुनाच्या बाणांनी घाया होऊन प्राणत्याग केला ते सर्वजण पवित्र होऊन भगवंतांच्या परमधावांना प्राप्त झाले स्वतः भगवान श्रीकृष्ण तिन्ही लोकांचे अधिपती आहेत त्यांच्या बरोबरीचा सुद्धा कोणी नाही तर त्यांच्यापेक्षा मोठा कोण असू शकेल ते आपल्या स्वतः सिद्ध ऐश्वर्याने नेहमीच पूर्ण काम आहेत तरीही इंद्राने पूर्वीपासूनचे लोकपाल अनेक प्रकारच्या भेटवस्तू देऊन आपापल्या मुकुटांच्या पुढील टोकाने त्यांच्या पाय ठेवण्याच्या आसनाला प्रणाम करतात विदुरा तेच भगवान श्रीकृष्ण राजसिंहासनावर बसलेल्या उग्रसेन महाराजांच्या समोर नम्रपणे उभे राहून म्हणत असत की महाराज आमची प्रार्थना ऐका हा त्यांचा सेवा विनामूळ भाव आठवून सारख्या सेवकांचे चित्त अत्यंत व्यथित होत आहे पापिणी पुतने आपल्या सणांना हराहर विष लावून श्रीकृष्णांना मारण्याच्या हेतूने त्यांना दूध पाजले होते तिलाही भगवंतांनी बाईस मिळण्याजोगी गती दिली अशा त्या श्रीकृष्णांच्या व्यतिरिक्त दुसरा कोण दयाळू आहे ज्याला आम्ही शरण जावे मी असुरांना सुद्धा भगवंतांचे भक्त समजतो कारण वैरभाव मनात असल्याने क्रोधामुळे त्यांचे चित्त नेहमी श्रीकृष्णांकडे लागलेले असे रणभूमीमध्ये सुदर्शन चक्रधारी भगवंतांना खांद्यावर घेऊन आपल्याकडे झेपावणाऱ्या गरुडाचे त्यांना दर्शन होत असे ब्रह्मदेवांनी प्रार्थना केल्यावरून पृथ्वीवरील भार नाहीसा करून तिला सुखी करण्यासाठी भगवंतांनी कंसाच्या कारागृहात वसुदेव देवकीच्या पोटी अवतार घेतला कंसाच्या भीतीने जेव्हा पिता वसुदेवांनी त्यांना नंदबाबांच्या गोकुळामध्ये नेऊन पोहोचवले तेव्हा तिथे ते बलरामासह अकरा वर्ष आपले तेज गुप्त ठेवून राहिले यमुनेच्या उपवनातील हिरव्यागार वृक्षांवर कलकलाट करणाऱ्या पक्ष्यांच्या झुंडीच्या झुंडी राहतात तिथे श्रीकृष्णाने वासरांना चारून गोप बालांच्या समवेत विहार केला होता ब्रजवासियांचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी ते अनेक बाललीला करी कधी रडवेले होत कधी हसत तर कधी सिंहाच्या छाव्याप्रमाणे मंत्रमुग्ध दृष्टीने पाहत असत शुभ्र बैल आणि निरनिराळ्या रंगांच्या गायींना सारता सारता ते आपले साथीदार गोप बालकांची बासरी वाजवून करमणूक करीत असत याच कालात त्यांना मारण्यासाठी जेव्हा कंसाने पुष्कळसे मायावी आणि इच्छेनुसार रूप धारण करणारे राक्षस पाठवले तेव्हा त्यांना भगवंतांनी लहान मुलांनी खेळणी मोडावी त्याप्रमाणे सहज मारले यमुनीचे विषमिश्रित पाणी प्याल्यामुळे मेलेले गोपबालक आणि गायी यांना जिवंत केले कालियाला निश्चेष्ट केले आणि कालिया डोहाचे पाणी विषरहित करून ते पिण्यायोग्य केले अपार धनाचा सुयोग्य उपयोग करण्याच्या हेतूने भगवान श्रीकृष्णांनी श्रेष्ठ ब्राह्मणांच्या द्वारा नंद बाबा करी गोवर्धन पर्वताच्या पूजेच्या रूपाने गोयज्ञ करवला हे महाभाग इंद्र न केल्याने आपला मानभंग झाल्याचे पाहून इंद्राने रागावून गोकुळाचा नाश करण्यासाठी मुसळधार पाऊस पाडायला सुरुवात केली तेव्हा भगवंतांना करुणा येऊन त्यांनी लिलेने छत्रीप्रमाणे गोवर्धन पर्वत उचलला आणि व्रजाचे रक्षण केले शरद ऋतूतील चांदणे जेव्हा सर्व वृंदावनावर पसरत असे तेव्हा कृष्ण त्या चांदण्याचा आदर करून मधुर गाणे गात आणि फेळ धरलेल्या गोपींची शोभा वाढवीत त्यांच्याबरोबर रासक्रीडा करीत अध्याय दुसरा समाप्त